तुम्ही अल्लाहच्या मार्गापासून रोखता आणि इच्छिता की त्यानं वक्र मार्गानं अनुसरण करावं वस्तुत तुम्ही स्वतः तो सरळ मार्गी असण्याबद्दल साक्षी आहात तुमच्या कारवाईपासून अल्लाह गाफील नाही يا أيها الذين آمنوا إن تطيعوا فريقا من الذين أوتوا الكتاب يردوكم بعد إيمانكم كافرين हे इमानवाल्यांनो जर तुम्ही या ग्रंथधारकांपैकी एका गटाची गोष्ट मान्य केली तर हे तुम्हाला इमानकडून पुन्हा कुफरकडे परत नेतील وكيف تكفرون وأنتم تتلى عليكم آيات الله وفيكم رسوله ومن يعتصم بالله فقد هدي إلى صراط مستقيم च्यासाठी कुफरकडे वळण्याचा आता काय वाव उरला आहे जेव्हा तुम्हाला अल्लाहच्या आयती ऐकवल्या जात आहेत आणि तुमच्या दरम्यान त्याचा पैगंबर उपस्थित आहे जो अल्लाहची कास भक्कमपणे धरील त्याला निश्चितच सरळ मार्ग मिळेल يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا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 आपल्या निशाण्या तुमच्या समोर प्रकाशित करतो कदाचित या चिन्हायोगे तुम्हाला आपल्या कल्याणाचा सरळ मार्ग दिसावा ولتكن منكم أمة يدعون إلى الخير ويأمرون بالمعروف وينهون عن المنكر وأولئك هم المفلحون तुम्हामध्ये काही लोक तर असे अवश्य असावेत ज्यांनी पुण्याचं आवाहन करावं चांगुलपणाचा आदेश द्यावा आणि बुराईपासून रोखत राहावं जे लोक हे कार्य करतील तेच सफल होतील ولا تكونوا كالذين تفرقوا واختلفوا من بعد ما جاءهم البينات وأولئك لهم عذاب عظيم त्यावेळी तुम्ही त्या लोकांसारखे होऊ नये जे गटागटात विभागले गेले आणि उघड उघड स्पष्ट सूचना मिळाल्यानंतर पुन्हा मतभेदात गुरफटले ज्यांनी हे वर्तन अवलंबलं ते त्या दिवशी कठोर शिक्षा भोगतील يوم تبيض وجوه وتسود وجوه فأما الذين اسودت وجوههم أكفرتم بعد إيمانكم أكفرتم بعد إيمانكم فذوقوا العذاب بما كنتم تكفرون काही जण उज्ज्वलमुखी असतील आणि काहींचे चेहरे काळे पडतील ज्यांचे चेहरे काळवणतील त्यांना सांगण्यात येईल की इमान रूपी देणगी मिळाल्यानंतर देखील तुम्ही काफीरप्रमाणे वर्तन अवलंबलं बरं तर आता या कृतज्ञतेच्या मोबदल्यात प्रकोपाचा आस्वाद घ्या ते लोक ज्यांचे चेहरे तेजपुंज असतील तर त्यांना अल्लाच्या कृपाछत्राखाली जागा मिळेल आणि ते सदैव त्याच अवस्थेत राहतील تلك آيات الله نتلوها عليك بالحق وما الله يريد ظلما للعالمين हे अल्लाहचे आदेश आहेत जे आम्ही तुम्हाला ठीक ठीक ऐकवत आहोत कारण अल्लाह जगवासियांवर जुलूम करण्याचा कोणताही इरादा बाळगत नाही ولله ما في السماوات وما في الأرض وإلى الله ترجع الأمور पृथ्वी आणि आकाशातील साऱ्या वस्तूंचा मालक अल्लाह आहे आणि सर्व व्यवहार अल्लाहच्या हुजुरात सादर होतात كنتم خير أمة أخرجت للناس تأمرون بالمعروف وتنهون عن المنكر وتؤمنون بالله ولو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 निघाला होता आणि ओहदच्या मैदानात मुसलमानांना युद्धासाठी ठिकठिकाणी नेमत होता अल्ला सर्व गोष्टी ऐकतो आणि तो अत्याधिक माहिती राखणारा आहे स्मरण करा जेव्हा तुमच्यापैकी दोन गट भ्याडपणा दर्शवण्यास तत्पर झाले होते वास्तविक पाहता अल्लाह त्यांच्या मदतीसाठी मौजूद होता आणि इमानधारकांनी अल्लाहवरच भिस्त ठेवली पाहिजे ولقد نصركم الله ببدر وأنتم أذلة فاتقوا الله لعلكم تشكرون बरं यापूर्वी बदरच्या युद्धात अल्लाहनं तुम्हाला मदत केली होती खरं पाहता त्यावेळी तुम्ही फार दुर्बल होता म्हणून तुम्हाला हवं की अल्लाहच्या कृतज्ञतेपासून दूर राहावं आशा आहे की तुम्ही आता कृतज्ञ बनाल إذ تقول للمؤمنين ألن يكفيكم أن يمدكم ربكم بثلاثة آلاف من الملائكة منزلين हे पैगंबर सल्लेला वसलम स्मरण करा जेव्हा तुम्ही इमानधारकांना सांगत होता काय तुमच्यासाठी ही गोष्ट पुरेशी नाही की अल्लाहनं तीन हजार फरिश्ते उतरून तुमची मदत करावी بلى إن تصبروا وتتقوا ويأتوكم من فورهم هذا يمددكم ربكم بخمسة آلاف من الملائكة مسومين निसंशय जर तुम्ही संयम दाखवला आणि अल्लाहचं भय बाळगून काम केलं तर ज्या क्षणी शत्रू तुमच्यावर चाल करून येतील त्याच क्षणी तुमचा रब तीन हजारच नव्हे पाच हजार चिन्हांकित फरिश्त्यांद्वारे तुम्हाला मदत करील وما جعله الله إلا بشرى لكم ولتطمئن قلوبكم به وما النصر إلا من عند الله العزيز الحكيم ही गोष्ट अल्लाहनं तुम्हाला या कारणास्तव सांगितले आहे की तुम्ही खुश व्हावं आणि तुमची हृदय संतुष्ट व्हावीत विजय आणि सहाय्य जे काही आहे ते अल्लाकडूनच आहे जो अत्यंत शक्तिमान बुद्धिमान आणि द्रष्टा आहे आणि ही मदत तुम्हाला तो यासाठी देईल जेणेकरून कुफराच्या मार्गावर चालणाऱ्यांची एक बाजू तोडून टाकावी अथवा त्यांचा असा अपमानजनक पराभव करावा की त्यांनी विफलतेनं परास्त व्हावं ليس لك من الأمر شيء أو يتوب عليهم أو يعذبهم فإنهم ظالمون हे पैगंबर सल्लेला वसलम निर्णयाच्या अधिकारात तुमचा कोणताही वाटा नाही अल्लाहला अधिकार आहे हवं तर त्यांना माफ करावं हवं तर त्यांना शिक्षा करावी कारण ते जालिम आहेत ولله ما في السماوات وما في الأرض يغفر لمن يشاء ويعذب من يشاء والله غفور رحيم पृथ्वी आणि आकाशात जे काही आहे त्याचा मालक अल्लाह आहे हवं त्याला त्यानं क्षमा करावी आणि हवं त्याला यातना द्यावी तो माफ करणारा आणि परम दयाळू आहे يا أيها الذين آمنوا لا تأكلوا الربا أضعافا مضاعفة واتقوا الله لعلكم تفلحون हे इमानवाल्यांनो हे वाढतं आणि चढतं व्याज खाण्याचं सोडून द्या आणि अल्लाचं भय बाळगा आशा आहे की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 ومن يغفر الذنوب إلا الله ولم يصروا على ما فعلوا وهم يعلمون आणि ज्यांची स्थिती अशी आहे की जर त्यांच्याकडून एखादं अश्लील काम घडण्यास किंवा एखादा गुन्हा करून त्यांनी स्वतःवर जुलूम केल्यास आम्हाला लगेच अल्लाचं स्मरण होतं आणि ते त्याच्याकडे आपल्या अपराधांची क्षमा याचना करतात कारण अल्लाशिवाय इतर कोण आहे जो गुन्हा माफ करू शकतो आणि ते समजून उमजून आपल्या केलेल्यावर आग्रह धरत नाहीत أولئك جزاؤهم مغفرة من ربهم وجنات تجري من تحتها الأنهار وجنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ونعم أجر العاملين अशा लोकांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्याजवळ असा आहे की तो त्यांना माफ करेल आणि अशा बागात त्यांना दाखल करेल ज्यांच्या खाली कालवे वाहत असतील आणि तेथे ते सदैव राहतील किती छान मोबदला आहे सत्कृत्य करणाऱ्यांसाठी قد خلت من قبلكم سنن فسيروا في الأرض فانظروا तुमच्यापूर्वी अनेक कालचक्र लोटले आहेत पृथ्वीवर फेरफटका मारून पहा की त्या लोकांचा शेवट कसा झाला ज्यांनी अल्लाच्या आज्ञा आणि आदेशांना खोटं लेखलं हे लोकांसाठी एक स्पष्ट आणि उघड तंबी आहे आणि जे अल्लाचं भय बाळगतात त्यांच्याकरता मार्गदर्शन आणि उपदेश वैफल्यग्रस्त होऊ नका दुःखी होऊ नका तुम्हीच वरचढ ठराल जर तुम्ही इमानधारक असाल إن يمسسكم قرح فقد مس القوم قرح مثله وتلك الأيام نداولها بين الناس وليعلم الله الذين آمنوا ويتخذ منكم شهداء والله لا يحب الظالمين यावेळी जरी तुम्हाला आघात पोचला आहे तरी यापूर्वी असाच आघात तुमच्या विरोधी पक्षाला देखील पोचला आहे हे तर कालचक्र आहेत ज्यांना आम्ही लोकांदरम्यान भ्रमण करवत असतो तुमच्यावर ही वेळ अशासाठी आणली गेली की अल्लाह हे पाहू इच्छित होता की खरोखर तुमच्यात खरे इमानधारक कोण आहेत आणि त्या लोकांना वेगळं करू इच्छित होता जे खरोखर रास्त मार्गाचे साक्षीदार आहेत कारण जालिम लोक अल्लाला अप्रिय आहेत وليمحص الله الذين آمنوا ويمحق الكافرين आणि तो या परीक्षेद्वारे इमानधारकांना वेगळं करून काफिरांना वटणीवर आणू इच्छित होता أم حسبتم أن تدخلوا الجنة ولما يعلم الله الذين جاهدوا منكم ويعلم الصابرين तुम्ही अशी समजूत करून घेतली आहे काय की सहजपणे जन्नतमध्ये दाखल व्हाल वास्तविक पाहता अल्लानं अद्याप हे पाहिलेलंच नाही की तुम्हापैकी ते कोण लोक आहेत जे त्याच्या मार्गात प्राणपणाला लावणारे आणि त्याच्यासाठी संयम बाळगणारे आहेत ولقد كنتم تمنون الموت من قبل أن تلقوه فقد رأيتموه وأنتم تنظرون तुम्ही तर मृत्यूची इच्छा करत होता पण ही त्यावेळीची गोष्ट होती जेव्हा मृत्यू समोर आलेला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 आमच्या उणीवांबद्दल क्षमा कर आमच्या कार्यात तुझ्या मर्यादांचं जे काही उल्लंघन झालं ते माफ कर आमचे पाय स्थिर कर आणि काफिरांविरुद्ध आम्हाला मदत कर तर ते शेवटी अल्लानं त्यांना जगातील लाभ देखील दिले आणि त्याहून श्रेष्ठ तर परलोकातील लाभ देखील प्रदान केले अल्लाला असे सत्कर्मी लोक पसंत आहेत يا أيها الذين آمنوا إن تطيعوا الذين كفروا يردوكم على أعقابكم فتنقلبوا خاسرين हे इमानवाल्यांनो जर तुम्ही त्या लोकांच्या इशाऱ्यावर चालू लागला ज्यांनी कुफरच्या मार्गावर अवलंब केला आहे तर ते तुम्हाला परत फिरून नेतील आणि तुम्ही विफल व्हाल त्यांच्या गोष्टी चूक आहेत सत्य असं आहे की अल्लाह तुमचा पाठीराखा आणि सहाय्यक आहे आणि तो सर्वोत्तम सहाय्य करणारा आहे سنلقي في قلوب الذين كفروا الرعب بما أشركوا بالله ما لم ينزل به سلطانا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 जेव्हा तुम्ही दुबळेपणा दाखवला आणि आपल्या कार्यात आपापसात मतभेद दाखवले आणि ज्या क्षणी ती वस्तू अल्लाहनं तुम्हाला दाखवली जिच्या प्रेमात तुम्ही गुरफटला होता म्हणजे पृथ्वीतील लुटीचा माल तेव्हा तुम्ही आपल्या सरदारच्या आज्ञेविरुद्ध गेला कारण की तुम्हापैकी काही जण इहलोकाचे इच्छुक होते आणि काही जण आखिरतची इच्छा बाळगून होते तेव्हा अल्लानं तुम्हाला काफिरांच्या विरोधात परास्त केलं की ज्यायोगे तुमची परीक्षा घ्यावी आणि सत्य असं आहे की असं असून सुद्धा अल्लानं तुम्हाला माफच केलं कारण इमानधारकांवर अल्लाह फार मेहर नजर ठेवतो